समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय तेहतीसावा महारास ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात ऐकता भगवत शब्द गोपींचा तापही मिटता संगाने साफल्य जाहले असे फेरतो धरिला त्यानी हातात हात घालून स्त्रीरत्नांसह तो कृष्ण रमला क्रीडता तिथे प्रत्येक गोपीच्या मध्ये श्री योगेश्वर राहिला दिधले हात हातात सर्वांना आपुला गमे रासोत्सव सुरू झाला मध्ये कृष्ण विराजला विमाने घेऊन देव सपत्न पातले तिथे पहाया रास क्रीडे ते नशुद्ध राहली तया फुलांची वृष्टी ही झाली दुदुंभी झडल्यावरी गंधर्वे गायली गाणी सपत्न हरी कीर्तने कृष्णाच्या सहत्या गोपी नाचल्या रास मंडली वाजली कंकणे चाळ मधुर शब्द जाहले यमुना वाळवंटात अनोखा हर्ष जाहला जनसोन्यांची आमाळी नीलरत्न सुशोभले पादान्यासे ठुमकत बहु गोपिका नाचताना वेगाने हळूच कधी त्या टाकिती पावलाना हाताने त्या उभवून कधी दाविती भावसारा हासोनिया सोनिया बघती भुवया उंची ढंग प्रेमे नृत्या मध्ये कमर तुटते वाटल्या कृषैषा स्फूर्ती मध्ये हलती स्तनते बैसता उठताना वस्त्रे ही ते उडती हलती करणीती कुंडले की नाचे नाचो थकुनी मगत्या घाम येई कपाळा वेण्या नाड्या सुटही बघती नाचता गोपी गीते गाती ऐशा प्रिय सखी हरी नंदलाल प्रियाला श्यामो कृष्णो ढगची जणू तो गोपिका त्या विजाकी शोभा ऐसी असिम गमली वाळवंटी तटासी नाचतारत त्या गोपी गाती कृष्णास खेटुनी आनंदे गाईल्या राग आजही नाद येतसे कृष्ण शब्दात शब्दाना मेळोनी गायल्या कुणी वाहवा बोलतो शब्द कोणी ध्रुव धरी, नाचता थकली एक वेणीची गळली फुले बाहूत धरिते कृष्ण खांदे दोन्ही धरोनिया कृष्णाने दुसरा हात दुजीच्या स्कंधी ठेविला चंदनी गंधतो हात गोपीने चुंबिला असे थकता एकती गोपी कृष्ण गालास गालतो लाविता चाविल्या पाना मुखात देत तिच्या कर्धनी नुपुरी दे गोपी त्या नाच नाचता थकता हरितो हात ठेवितो दोन्ही स्थनी श्री हुनी भाग्य गोपींचे एकांती कृष्ण गातसे गळ्यात घातला हात सर्व त्या धन्य जाहल्या लक्ष्मी हुनी ही बहुभाग्यची गोपिकांचे कृष्णास प्रिय बघुनी रमती निगाती भाळास केश कुरळे अनघर्म थेंब गातात भृंग गळती फुलवेणीची ती त्या सी जई बाळ खेळे गोपी तशा वळती तयाला आसो निपाही तिरक्याच नेत्रे गोपींस वेतो क्रीडला हरिकी त्या अंगस्पर्शे विबळोनी गेल्या वेण्या सुटोनी गळली फुले की केसानी वस्त्रान कंचुकीला। सांभाळण्याला नच भान राही पाहता इच्छिती भोग स्वर्गीच्या देवांगना पाहता चंद्रमे तारे विस्मित जाहले तदा आत्मा राम असा कृष्ण आसक्ती त्याजला नसे जेवड्या गोपित्या होत्या तेवढी घेतली रूपे थकता गोपित्या सर्व करुणामय कृष्णने हाताने मुखते त्यांचे प्रेमाने पुसले पहा आनंदल्या बहुहितो नखस्पर्श होता ती कुंडले चमकली बहुकेश भागी त्या प्रेम हास्य विरल्या बहुमान होता निगाईल्या बहुतही हरिकीर्ती तेव्हा हत्ती जसा घुसतसे जडित्या तळ्यात क्रीडा वयास हरितै यमुना जळात गेला घुसोन भिजली वनमाळ त्याची जी थोडीशी सुकलिसे रगड्यात त्यांच्या फेकोनी खूप जलते विला त्या गोपी सवृष्टी कुसुमी करितात देव गाती विमान हरिचे गुणगान तैसे कृष्णो गजा परिच जली जली क्रीडराकी गर्दीत गोपी अनभृंग आला तटासी मग कृष्ण देव जली स्थली गंधित पुष्प होती क्रीडे हरी जय गजहत्तिणीसी ही शोभली रात्र शरद ऋतूची काव्यात येती जशी वर्णनेती तैचांदणे तेथ क्रीडे हरी तो स्वकामरूपी हरिबंदी होय राजा परीक्षिताने विचारले एक स्वामी जगा कृष्ण अंशे तो बलरामही उद्देश धर्म स्थापावा नसावा तो अधर्म की द्विजहो धर्म मर्यादा करणारा स्वयंहरी मग त्या परस्त्रिया न तया निस्पर्शिले कसे मानितो पूर्ण निष्काम तरीही कसे निंदनीय से कर्म का केले कृपया वदा श्री शुकदेवजी सांगतात ईशने सूर्य अग्नि हे धर्म आज्ञा हि लंघिती तेजने दोष ना त्याना जै अग्नी दोष मुक्तची सामर्थ्य नसता तैसे चित्ती ते स्मरुही नये मूर्खत्वे नाशतो होय हला हलपी शिव शिवादी ईश्वरो त्यांचा बोध जैवा गणे तसे आचार करणे त्यांचा सर्वथैव अशक्यची अहंकार नसे त्या न स्वार्थ मुळी त्या जला अनर्थ न घडे त्यांच्या वर्तने कधीही तसा पशु पक्षी मनुष्यांचा प्रभू एकचितो हरी मानवी मापदंडाने मोजणे शक्य हे कसे ती पाय धूळ हरीची भजका सतृप्ती योग्यांसी ध्यानी मिळते पदसिद्ध मुक्ती भक्तार्थ तो हरिही ये प्रगटो निरूपी त्या कर्मबंध कसले नच कल्पना हो गोप गोपी अंतरात्मा महापती तो दिव्य चिन्मयी रूपे लीला या करीतो अशा मनुष्य रूप तो घेतो कृपाती करण्या जीवा त्या लीला ऐकता जीव भगवत भक्त होतसे मुळीच नवती गोप हरिसी दोष बुद्धिती योग माये तया वाटे आपणा पाशी पत्नी ब्रह्मरात्र अशी गेली मुहूर्त ब्राह्म पातले कृष्णाज्ञे पातल्या गेली संकल्पे इच्छिती हरी विक्रीडती व्रजवधू हरिच्याच ध्यानी ऐकेतया समिळते हरिभक्ती शुद्ध निशुद्धची हृदय हो अनमुक्ती कामी कामस्वभाव जळतो अशी ही लिला की इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेहतीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू